या याशिवाय दगडातही देव या शिवाय दगडातही देव झाडातही जीव आहे असं सिद्ध करणारा ख्यात जगदीश चंद्र बोस फार यात वाल्मिक जाणू टागोंद्र रवींद्रनाथ इतिहासकार मुगुट सरकार यदुनाथ अरविंद बाबू घोष त्रैलोक्य होणार रामकृष्ण परमहंस प्रखियात विवेकानंद स्वामी जगद विखियात होते कोण सांग म्हणावे जात बंगाली दादा अमृत बाजार पत्रिका संपादक खंडा लेखक मोतीलाल घोष प्रसिद्ध जगतात तसाच बॅरिस्टर गुप्ता तो खास उभारिले जाने आजाद सैन्यास पटविला मंत्र अखिल हिंदास हिंद जय हिंद जय जय हिंदास असा वीर सुभाषचंद्र बोस शरदचंद्र बंधू ठाऊक रवास पहिला गव्हर्नर हिंदी असा खास केला इंग्रजांनी खुशी जात असा लॉर्ड सिंह पूर्ण होता खास बंगाली दादा दादा शिवाय तुझ्या बंधूचे आजाद सैनिक करण्यास मुक्त भारत करून विवेक लढलेले तुझे ते बंधू नरत का चोख खरंच आई हे माझ्या लक्षातच नाही खरं आहे देहाचे पंचारती करुणी अश्रूचे ते तूप घालून भजनी प्रेमाने वास लावून नेत्र तेज हित ज्योत नामी हो कुणाच ओवाळू मी कुणाच ओवाळू मी कुणाच ओवाळू मी आरती ओवाळीन आझाद बंधुना बंधु प्रेमाचा हा मम बाणा स्वर्ग त्या पुढे तुच्छत जाणा भाऊ बी गती एक नामी हो शाहिर दीक्षित याची वाणी शाहिर दीक्षित याची वाणी भाऊ बी गेची यंग इंडिया रेकॉर्ड कंपनी पोचवी संदेश नामी आम्ही हो कुणाचं वाळू मी घरोघरी संदेश नामी हो कुणाचं वाळू